वाण वलटी घाई खेळ मांडी एला वाण वलटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई खेळ मांडिलेला वाळवंटी नागती वैष्णव भाई Maria. हमारी ति वैष्णव आ सति वैष्णव